मित्रांनो हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल की जगभरातल्या जवळपास सगळ्याच युद्धनीती निश्चित करणाऱ्या लष्करी संस्था मग ती अमेरिकेची असो रशिया किंवा चीनची असो महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या युद्धनीतीचा फार बारकाईनं अभ्यास करतात आजही जगातल्या मिलिटरी स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या तज्ज्ञांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हा एक आदराचा अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय आहे महाराजांनी जवळजवळ अशक्य किंवा केवळ कल्पनाविलास वाटणाऱ्या अनेक मोहिमा आखल्या आणि दोन चार अपवाद वगळता जवळपास सगळ्याच मोहिमा त्यांनी यशस्वी करून दाखवल्या यावेळी महाराजांनी जी लष्करी तत्व वापरली जसं सिक्रसी म्हणजे गुप्तता इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेरांचं प्रभावी जाळं डिसेप्शन म्हणजे एखाद्या हातचालाकी करणाऱ्या जादूगारासारखं प्रेक्षकांचं लक्ष एका गोष्टीत गुंतवायचं आणि प्रेक्षकांच्या नकळत अनपेक्षित कृती करून आश्चर्याचा धक्का द्यायचा अगदी प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करून पूर्ण योजना आखायची अल्टरनेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे समजा प्लॅन ए फेल झाला तर थांबून न राहता अगोदरच तयार असलेल्या प्लॅन बी वर अंमलबजावणी चालू करायची अफवा पसरवणे म्हणजे प्रोपगंडा करणे speed of the logistic movement म्हणजे सैन्य साहित्याची आणि सैन्याची अत्यंत जलद गती अशी एक ना अनेक आधुनिक लष्करी तत्व महाराजांनी एकाच वेळी वापरली होती या तत्वांचा अभ्यास करताना आजच्या आधुनिक जगातले भले भले तज्ज्ञ तोंडात बोटं घालतात महाराजांची बुद्धिमत्ता पाहून ते थक्क होतात अशीच एक धाडसी मोहीम होती सुरतेवरच्या स्वारीची शेकडो किलोमीटर शत्रूच्या राज्यात आतवर घुसून शत्रूच्या आर्थिक राजधानीवर डल्ला मारून ती संपत्ती घेऊन सही सलामत परत यायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती मुघलांची एकूण फौज त्या काळी बारा ते पंधरा लाखांची असावी शस्त्रसाठा पैसा ताकद या सर्व बाबींमध्ये मुघल फौज त्या काळात जगातली एक नंबरची फौज होती तर सुरत हे त्या काळी जगातलं सर्वात श्रीमंत शहर होतं महाराजांनी ह्या मोहिमेची कशी आखणी केली आणि ती तडीला कशी नेली हे आपण आता या ऑडिओमध्ये बघणार आहोत महाराजांना या सुरत मोहिमेची गरज का पडली ते अगोदर आपण पार्श्वभूमीसाठी समजावून घेऊ महाराजांनी पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केली ती सोळाशे चौसष्ट सालच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात त्या काळी चार वर्षांपेक्षाही जास्त काळ जवळपास लाखाच्या आसपास मुघल फौज महाराष्ट्रात धुमाकूळ घालीत होती स्वराज्याला या मुघल फौजांनी बेचिराग केलं होतं खुद्द औरंगजेबचा सख्खा मामा शाहिस्ते खान ज्याला प्रति औरंगजेब असंही म्हटलं जायचं तीन वर्षांपेक्षाही जास्त काळ पुण्यात तळ ठोकून बसला होता नाव मोठं असणाऱ्या मुघल फौजेचं काम मात्र बुरट्या चोरांपेक्षाही हलकं होतं निशस्त्र गावांवर हल्ले कर रयतेच्या स्त्रिया जनावर धान्य आणि पैसा अडका पळवून ने एवढंच नव्हे तर शेतातलं उभं पिकही हे मुघल सैन्य कापून न्यायचं घरं जाळून टाकायचं या मुघल सैन्याकडं कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नव्हती आणि मुघल फौजेच्या शूरतेचं वर्णन ते काय करावं चाकणच्या छोट्याशा गडीला वीस हजार फौज दोन महिने वेळा घालून बसली होती केवळ तीनशे सैनिकांशी लढताना मुघल फौजेनं अतिशय जास्त पैसा आणि सैनिक खर्ची केले आणि शेवटी तह करून गडीतल्या अडीचशे सैनिकांना किल्ल्यातून सुरक्षित बाहेर जाण्यासाठी मोकळी वाट करून दिली एवढाच तो मुघल सैन्याचा तीन चार वर्षातला पराक्रम होता चाकणचा धसका घेतलेले मुघल मावळ्यांच्या सैनिकांच्या वाटेला बिलकुल जात नव्हते गरीब निशस्त्र जनतेवर जुलूम करण्यात मंदिरं पाडण्यात स्त्रियांवर अत्याचार करण्यातच ते धन्यता पुरुषार्थ मानत होते एका अंधाऱ्या रात्री खुद्द महाराजांनी स्वतः शाहिस्ते खानावर सर्जिकल स्ट्राईक केली आणि जीवावरचं बोटावर निभावलेला शाहिस्ते खान आपली तुटकी बोट झटकीत दिल्लीला पळाला होता पण त्याचा डेप्युटी जसवंत सिंग अजूनही आपल्या फौजा घेऊन पुण्यातच टळ ठोकून होता स्वराज्यातील गावच्या गाव बेचिराग झाली होती स्वराज्यातले बरेच लोक कोकणच्या आश्रयाला गेले होते स्वराज्याची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झाली होती शेतीच होत नसल्यामुळं महसूल हा जवळपास शून्य झाला होता मुघलांना धसका बसवणं आणि स्वराज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करणं असा दुहेरी उद्देश सुरत स्वारी मागे होता सुरत हे त्या काळी जगप्रसिद्ध व्यापारी बंदर शहर होतं तापी नदीच्या मुखाजवळ समुद्राशेजारी हे बंदर वसलेलं होतं पोर्तुगीज इराणी इंग्रजी डच हफशी इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या वखारी सुरतेत होत्या केवळ एकटं सुरत शहर मुघल सम्राटाला दरवर्षी दहा लाख रुपयांचा महसूल द्यायचं सुरत हे त्या काळातलं जगातलं सर्वात श्रीमंत आणि समृद्ध व्यापारी शहर होतं इथला प्रसिद्ध व्यापारी विरजी व्होरा हा जवळ सहा कोटींची संपत्ती बाळगणारा त्या काळचा जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता सुरतचे हाजी कासिम मोहनदास पारेख हाजी जहीद बेग असे अनेक व्यापारी जगप्रसिद्ध होते आणि जगातल्या प्रमुख श्रीमंतांच्या यादीमध्ये होते हिरे माणके सोनं चांदी कापड मसाले नक्षीकामाची भांडी काचेची भांडी हस्तिदंत चंदन इत्यादी सर्व वस्तूंचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरतेत एकवटला होता नाशिक पासून सुरत सुमारे सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर आहे सुरतेवरच्या मोहिमेत लाखो रुपये मिळतील असा राजांचा अंदाज होता आपल्या लष्करी मोहिमांमध्ये सर्वात जास्त तयारी आणि डिटेल्ड प्लॅनिंग महाराजांनी ह्याच मोहिमेसाठी केली होती महाराजांनी सुमारे सहा महिने या मोहिमेच्या आखणीसाठी घेतले दहा पाच मोजक्या लोकांखेरीज या मोहिमेबाबत कुणालाही कानोकान खबर अगदी मोहिमेच्या आदल्या दिवसापर्यंत नव्हती अगदी सोबत गेलेल्या फौजेलाही अगदी दोन दिवस अगोदरच कामांची वाटणी करताना कळलं की आपल्याला सुरतेवर हल्ला करायचा आहे इतक्या मोठ्या मोहिमेची सहा महिने तयारी करताना ज्या प्रतीची गोपनीयता म्हणजे सिक्रसी ठेवली गेली होती ह्याची त्याबाबत कमालच आहे या मोठ्या मोहिमेचं दुसरं वैशिष्ट्य होतं इंटेलिजन्स महाराजांचे शेकडो गुप्तहेर सुरतेत सहा महिन्यांपासून फिरत होते सुरतेतल्या सगळ्या वाटा चोरवाटा प्रमुख व्यापारी त्यांच्याकडे असणारी संपत्ती त्यांच्या हवेल्यांचे नकाशे उद्योगधंदे याची खडानखडा माहिती महाराजांनी अगोदरच मिळवली होती या शहराच्या चारी बाजूंनी शेकडो गुप्तहेरांचं जाळं अतिशय घट्टपणे बैरजी नाईक जाधवांनी विणलं होतं महाराजांचं हे प्लॅनिंग आणि इंटेलिजन्स जाळं किती उत्तम होतं याचं उदाहरणच सांगायचं झालं तर सहा दिवसांच्या या सुरत मोहिमेत पहिले चार दिवस महाराजांनी इतका पक्का बंदोबस्त ठेवला होता की एकही जासूस हेर सुरतेवरच्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी पहिले चार दिवस सुरतेमधून बाहेरच पडू शकला नाही ब्रिटिशांनी डचांनी काही गुप्तहेर सुरते बाहेर पाठवले पण त्यातला एखाद दुसरा अपवाद वगळता सारेच्या सारे गुप्तहेर पकडले गेले तर सुरतेवरच्या स्वारीची ही मोहीम कशी राबवली गेली ते आता आपण पाहूया एक दिवस महाराजांनी तातडीनं सदर बोलावली आणि निवडक कारभाऱ्यांना बोलावून सांगितलं आम्ही काही दिवस मुघलांशी हातमिळवणी करण्याचं ठरवलं आहे शाहिस्ते खानवरच्या हल्ल्यानं मुघल फार चिडले आहेत त्यांना शांत करणं आवश्यक आहे त्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे तिकडे गुजरातमध्ये पट्टणला फार मोठं बंड झालं आहे ते मोडून काढण्यासाठी आम्हाला अहमदाबादच्या मुघल सरदारानं गुजरातमध्ये मदतीला बोलावलं आहे निवडक दहा हजारांची कुमक घेऊन आम्ही स्वतः जातीनं उद्याच निघणार आहोत आणि दुसऱ्याच दिवशी फौजेनं नाशिक त्र्यंबकेश्वरकडे कूच केलं आठ दहा हजारांची शस्त्रसज्ज फौज निघालेली असताना शत्रूच्या गुप्तहेरांच्या तडाख्यातून सुटणं जवळपास अशक्य होतं एवढ्या मोठ्या फौजेच्या मनात नेमका काय हेतू आहे हे कळू नये म्हणून अनेक खोट्या बातम्या सर्व दिशांना पसरविण्यात आल्या युद्धाच्या परिस्थितीत खऱ्या बातम्या इतकंच खऱ्या माहिती इतकंच खोटी माहिती किंवा प्रोपगंडा आणि रुमर्स यांना फार महत्व असतं बऱ्याच वेळा खरी माहिती जेवढं काम करत नाही तेवढी खोटं माहिती करून जाते ह्या अनेक पसरलेल्या खोट्या बातम्यांपैकी एक बातमी होती महाराज स्वतः औरंगाबादवर चाल करून जाणार आहे दुसरी बातमी होती संगमेश्वरून महाराज मुरुड जंजिऱ्यावर हल्ला करणार इंग्रजांच्या गुप्तहेरांनी तर अशा बातम्या आणल्या होत्या की शिवाजीची जहाजं आणि गलबत समुद्रमार्गे मुंबईवर हल्ला करणार आहेत आणि स्वतः शिवाजी उत्तरेकडून जमिनीवरच्या मार्गाने मुंबईवर कोसळणार आहे मग मुंबईत रेड अलर्ट जारी केला गेला गोव्यातही खबर पोहोचली की शिवाजी गोव्यावर आरमार घेऊन येतोय पाऊन लाख फौजेच्या गरड्यात घुसून शाहिस्ते खानावर केलेल्या सर्जिकल मुळे महाराजांचे सगळेच शत्रू मुळापासून हादरले होते शिवाजीला काहीतरी जादूटणा येतो आणि एकाच वेळेस तो पाच सहा ठिकाणी असतो अशी इंग्रजांची समजूत झाली होती शिवाजी महाराज वसई आणि कल्याणवर हल्ला करण्यासाठी वेगानं येत आहे अशा बातम्याही मुघल सुभेदारांकडे पोहोचल्या कल्याण आणि वसईचे मुघल सुभेदारही सतर्क होऊन आपापल्या प्रदेशाच्या रक्षणासाठी कंबर कसून बसले महाराज औरंगाबादवर हल्ला करणार ही अफवा सगळ्यात जास्त प्रभावी होती पुण्याजवळ असलेल्या जसवंत सिंगानं आपल्या सैन्याची एक मोठी तुकडी तातडीनं शहजादा मुअज्जमच्या मदतीसाठी औरंगाबादकडे रवाना केली शिवाजी महाराजांच्या सैन्य मोहिमेबाबत अशा एक ना हजारो बातम्या दनादन शत्रूंच्या कानावर आदळत होत्या बातम्यांच्या या बडीमारामुळं शत्रू पुरता गोंधळलेला होता नाशिक त्र्यंबकेश्वरवरून महाराज आठ हजारांच्या फौजेसह थेट निघाले सुरतकडे सुरतची नैसर्गिक रचना अशी होती की एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला तापी नदी आणि सभोवताली शेकडो मैलांपर्यंत मुघल साम्राज्य एक छोटासा बालेकिल्ला सोडला तर सुरत शहराला तटबंदी किंवा संरक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती जुन्या सुरतला भक्कम तटबंदी आणि शहराभोवती खंदकही होते पण सोळाशे चौसष्ट साली त्या जुन्या तटबंदीच्या आणि खंदकाच्या थोड्याफार खुणात शिल्लक होत्या सुरत सपाट जमिनीवर माळ रानावर वसलेलं शहर होतं सुरत शहराच्या रक्षणाची आणि प्रशासनाची जबाबदारी इनायत खान नावाच्या एका मुघल सरदारावर होती इनायत खान एक मूर्ख भ्रष्टाचारी आणि घाबरट सरदार होता औरंगजेबानं त्याला एक हजार सैनिकांचा फौज फाटा ठेवण्याची तरतूद केली होती अत्यंत वेगाने हालचाली करून महाराजांची फौज हा हा म्हणता सुरत शहराच्या जवळ पोहोचली महाराजांनी सुरत शहराबाहेर तळ टाकला आणि सैन्य चौक्या बसवल्या महाराजांचं नियोजन इतकं परफेक्ट आणि टाइम बाउंड होतं की ह्याच वेळेस संगमेश्वरवरनं काही गलबत सुरतच्या बंदराकडे निघाली शिवाजी महाराजांनी बसवलेल्या चौक्यांमुळं समुद्र नदी आणि शिवाजी महाराजांच्या चौक्या यामध्ये सुरत शहर कोंडीत सापडलं होतं महाराजांना विनाकारण संघर्ष नको होता त्यांनी इनायत खानला खंडणीची मागणी केली आणि बेटीस बोलवलं तसंच महाराजांनी शहरातल्या काही प्रमुख व्यापाऱ्यांनाही आपल्या बेटीला बोलावलं त्यांच्याकडं मोठ्या रकमांची मागणी महाराजांनी केली शिवाजी महाराज काय चीज आहे हे त्या व्यापाऱ्यांपैकी फार थोड्या व्यापाऱ्यांना ऐकून माहीत होतं त्यामुळं फारच थोडे व्यापारी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी तातडीनं त्यांच्या छावणीत आले पण सुरतच्या बऱ्याच व्यापाऱ्यांनी महाराजांच्या या भेटीच्या निमंत्रणाकडे साप दुर्लक्ष केलं आलेल्या व्यापाऱ्यांना महाराजांनी ठराविक रकमेची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंतची वेळ रक्कम जमा करण्यास सांगितली आलेल्या थोड्या व्यापाऱ्यांपैकीही फारच थोडे व्यापारी आपल्या शब्दाला जागले आणि त्यांनी ठरलेली खंडणीची रक्कम जमा केली उरलेल्या साऱ्या व्यापाऱ्यांनी चालढकल सुरू करून वेळ काढूपणा चालू केला इनायत खान मात्र महाराजांच्या भेटीलाही आला नव्हता याउलट इनायत खान सुरतच्या बाले किल्ल्यात घुसून लपून बसला काही मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या रकमांची लाच घेऊन इनायत खाननं त्यांनाही आपल्यासोबत बाले किल्ल्यात घेतलं आणि किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले शहराचा संरक्षक अशा प्रसंगीही भ्रष्टाचार करत होता लोकांना साफ वाऱ्यावर सोडून देऊन स्वतः लपून बसला होता मुघली संस्कार आणि प्रशासन सगळं असंच होतं या सर्व घटना घडत असतानाही एक गोष्ट मात्र प्रकर्षानं लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे इंग्रजी प्रशासनाची आणि इंग्रजांच्या मानसिकतेची इंग्रजांचा शूरपणा बिलंदरपणा आणि धैर्यवानपणा ह्या प्रसंगी दिसून येतो सुरतेला इंग्रजांची एक प्रमुख वकार होती वखारीत केवळ दोनशे मुठभर इंग्रज सैनिक होते मराठ्यांचं सैन्य आठ हजारापेक्षाही जास्त होतं पण तरीही इंग्रज डगमगले नाही त्यांनी वखारीचे दरवाजे बंद करून तोफा तयार ठेवल्या बंदुका सज्ज केल्या एवढंच नव्हे तर त्यांनी सुरतच्या रस्त्यावरून मार्चही काढला आपलं शक्ती प्रदर्शन करत ते आपल्या वखारीत गेले आणि त्यांनी वखारीचे दरवाजे लावून घेतले महाराजांना अशाही परिस्थितीत त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटलं संघर्षात वेळ जाईल म्हणून इंग्रजांच्या वखारींना स्पर्श न करण्याचा आदेश मराठी सैनिकांना देण्यात आला होता इंग्रजांचा आणखीन एक पिलंदरपणा आणखी एका प्रसंगातून दिसून येतो तो असा की इंग्रजांच्या स्मिथ नावाच्या एका अधिकाऱ्याला मराठी सैनिकांनी पकडलं होतं महाराजांनी स्मिथला ओलीस ठेवून त्या बदल्यात तीन लाख रुपयांची खंडणी इंग्रजांकडे मागण्याचं ठरवलं पण बिलंदर इंग्रजांनी या मागणीला सरळ नकाराही दिला नाही किंवा होकाराही दिला नाही याऐवजी त्यांनी एक अशी अट पुढे केली की जी महाराजांना मान्य बिलकुल शक्य नव्हतं बिलंदर इंग्रजांनी असा बनाव केला की आमच्याकडे तीन लाख रुपये एवढी प्रचंड रोख रक्कम नाही पण त्या बदल्यात तुम्ही आमचा मसाले कापड इत्यादी इत्यादी तीन लाख रुपयांचा माल घेऊन जाऊ शकता आता तीन लाख रुपयांचा इतका अवजड प्रचंड माल शेकडो किलोमीटरपर्यंत शत्रूच्या प्रदेशातून वाहून नेणं महाराजांना शक्यच नव्हतं इंग्रजांच्या धाडसाचं आणि हुशारीचं महाराजांना कौतुक वाटलं आणि महाराजांनी त्या स्मिथला तसंच सोडून दिलं बहुतांश व्यापारी हे ठरलेल्या रकमा देण्यासाठी विनाकारण चाल ढकल करीत आहे हे महाराजांच्या लक्षात आल्यानंतर मग नायलाजानं बलप्रयोग करावा लागला हात तोडणे चापकाचे फटके मारणे घरांना आगी लावणे असे तुरळक प्रकार दहशत बनवण्यासाठी मराठी सैनिकांनी सुरू केले पण कुठल्याही स्त्रीच्या अंगाला हात लावला गेला नाही की कुणाचाही जीव घेतला गेला नाही आणि विशेष म्हणजे फक्त व्यापाऱ्यांसोबतच हे प्रकार सुरू होते सामान्य लोकांना स्पर्शही केला गेला नाही याउलट मुस्लिम राज्यकर्त्यांचं वागणं होतं ते गावच्या गाव लहान मोठ्यांची पर्वा करता कत्तल करून टाकायचे स्त्रियांनाही लूट मानायचे स्त्रियांवर अत्याचार करायचे आणि लोकांची मुंडकी कापून त्यांचे डोंगर रचायचे लहान मुलांना मारणं हा तर मुघल सैन्याचा एक आवडता शौक होता धाक म्हणून महाराजांनी शक्तीचा वापर सुरू करताच फटाफट खंडणी गोळा होऊ लागली त्यावेळेपर्यंत कुणाचाही बळी ह्यात गेलेला नव्हता पण इनायत खानानं एक मूर्खपणा केला आणि संयमी शिवाचं तिसरं नेत्र उघडलं गेलं त्या नेत्रातून ज्या ज्वाला बाहेर पडल्या त्यात संपूर्ण सुरत शहर आगीत होर पडलं समृद्ध बाजारपेठ एका दिवसातच कोळशांची वखार बनली होती झालं असं की इनायत खानानं एक वकील यावेळी महाराजांकडे पाठवला वकील नव्हता तो तो एक मारेकरीच होता त्या वकिलानं उर्मटपणानं निरोप दिला की आम्ही तुम्ही दिलेली खंडणी द्यायला तयार आहोत पण अगोदर जमा केलेला सगळा माल परत द्या आणि माफी मागा सम्राट तुम्हाला उदार हृदयानं माफी करतील अजून तुम्हाला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे असं म्हणून तो बनावट वकील महाराजांच्या जवळ आला आणि त्यानं आपल्या कमरपट्ट्यात लबवलेल्या खंजिरानं महाराजांवर हल्ला चढवला महाराजांच्या महादेव नावाच्या एका अंगरक्षकानं प्रसंगावधान राखत त्या वकिलाचा खंजीर असलेला हात हवेतच उडवला पण वकिलाच्या हातातून उडणाऱ्या रक्तानं महाराजांचे कपडे भरले थोडा वेळ तर सैनिकांमध्ये महाराजांवर हल्ला झाला आहे आणि ते या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत अशी ही अफवा पसरली होती आणि मग चिडलेल्या सैनिकांनी ओलीस ठेवलेल्या कैद्यांचे आणि चालढकल करणाऱ्या व्यापाऱ्यांची कत्तल सुरू केली सुरतमध्ये भयंकर आग भडकली आणि एक तृतीयांश सुरत शहर त्या आगीमध्ये होरपळून निघालं यासाठी सुरतचा सुभेदार इनायत खान हा सर्वस्वी जबाबदार होता काही व्यापारी वेशांतर करून नदीपलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते अशाच काही व्यापाऱ्यांना जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून सोन्यानं भरलेली तीस चाळीस पिंप जप्त करण्यात आली या मोहिमेत अगणित संपत्ती महाराजांना मिळाली पण लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की स्त्रियांना प्रार्थनास्थळांना आणि सामान्य लोकांना या मोहिमेत बिलकुल धक्का लावण्यात आला नाही महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या प्रगल्भतेची आणि महाराजांच्या मोठ्या मनाची एक गोष्ट इथं प्रकर्षानं सांगता येईल ही गोष्ट आहे मोहनदास पारेखची तो जगातला त्यावेळेसचा तीन चार नंबरचा श्रीमंत व्यापारी होता डचांचा तो ब्रोकर होता सुरतच्या स्वारी अगोदरच त्याचं निधन झालं होतं अतिशय दानी आणि सरहदयी म्हणून त्याची संपूर्ण सुरतमध्ये ख्याती होती त्याच्या सुतकात असलेल्या घरासमोर तीन चार मावळे हातात शस्त्र घेऊन उभे राहिले आणि त्या घरातल्या सगळ्यांचेच प्राण कंठाशी आले पण मावळ्यांनी त्यांच्याकडे कुठलेही पैसे मागितले नाही किंवा उंबरठा ओलांडून ते घरात आले नाही सुरतला लागलेली आग पाहून ते पारे कुटुंबीय हादरलं होतं त्यांनी घरातली संपत्ती एकत्र करून देण्यासाठी बाहेर काढली होती पण सैनिक म्हणाले या वाड्याचे मालक मोहनदास पारेख एक अतिशय दानधर्मी आणि सज्जन व्यक्ती होते या घराला आमच्या इतर सैनिकांनी धक्का लावू नये म्हणून राजांनी स्वतः आम्हाला या घराच्या रक्षणाची जबाबदारी दिली आहे या भयंकर तांडवातही सज्जन मोहनदास पारेखचं घर महाराजांनी वाचवलं ही अगणित लूट आणण्यासाठी महाराजांनी अगोदरच रिकामे घोडे आणले होते आणि सुरतची ही संपत्ती शेकडो घोड्यांवर लादून महाराष्ट्रात आणली गेली आणि स्वराज्याच्या डागडुजीसाठी वापरली गेली तुरतेच्या आगीचा धूर औरंगजेबाच्या तोंडापर्यंत पोहोचला आणि त्याचं तोंड काळं ठिक्कर पडलं सूरत हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळं शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण जगात त्यावेळी पसरलं आणि मुघलांच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद